इनामकीची जमीन खाणारी संधी ही चावडीत बसेना झाले दिवसातनं एखादी फेरी मारली अज्ञमधनं एखादी चक्कर टाकली की त्यांचं काम भागू लागलं कोण विचारणार राहिला नाही आणि चावडीत बसायचं कारण उरलं नाही आपला जमीन जुमला सांभाळत संधी राहण्यात राहू लागले माझा कोळी तर चावडीकडे ढुंकून बघेना झाला जो तो आपापल्या उद्योगाला लागला होता आणि चावडी ओस पडल्यागत झाली पडक्या वाड्याची तिला कळा आली नाही म्हणायला धोंडी बातराल तेवढा चावडी धरून बसून असायचा तोंडाला चिलीम लावून म्हातारा एकटाच आकटीजवळ बसायचा बसून बसून कंटाळा आला म्हणजे पाय पोटात घेऊन तिथंच दुमडून पडायचा त्याच्या पोटाला पोर नव्हतं वंश खुंटला होता मूलबाळ होईल ही आशाही आता नव्हती एकटीच भर जमीन होती ती पुतण्याच्या स्वाधीन करून तो मोकळा झाला होता दोन वेळाचा तुकडा खा तो आपला चावडी धरून बसून होता संबंध हयात चावडीत घालवलेल्या या तराळाला दुसरीकडे कुठं करमत नव्हतं चावडीची जागा सोडवत नव्हती कोणी येवो न येवो तो आपला चावडीत बसायचा एकटाच तिची राखण करीत राहायचा कोणी आलं तर चार शब्द बोलायचा नाहीतर आपल्याच विचारात पडून राहायचा कोणी आलं सारखं नाही आलं सारखं आला या नाही आला राहावा अशा या म्हाताराला एकूण दोन नाद होते एक चिलमीचा आणि दुसरा उन्हाचा हिवाळा असो उन्हाळा असो धोंडीवा सदा ऊन खात बसला असायचा बसून बसून कंटा आला म्हणजे आडवा व्हायचा पाय पोटात घ्यायचे आणि गप्प दुमडून पडायचं सकाळचं कोवळं ऊन परतून दुपार झाली ऊन तापू लागलं तरी म्हातारा उन्हाला पाठ करून गप्प पडलेला असायचा चपा ऊन बडवू लागलं विस्तू पडू लागला तरी त्याला कधी सावलीची गरज भासायची नाही दुपार होईल तशी सावली जवळ येऊ लागली म्हणजे पुन्हा उन्हात जाऊन पडायचा ऊन लागेल तशी त्याला तंद्री लागायची डोळे मिटून मग तासन तास आपल्या धुंदीत राहायचा ऊन असलं की मजा मग कोणासंग बोलायला नको चालायला नको कुठं जायला नको यायला नको आपण भलं आणि आपलं ऊन भलं तंद्री लावून झकास पडून राहायचं असा धोंडीबा त्राळ डोळे झाकून गप्प आकटीजवळ पडला होता उन्हाच्या गुंगीत होता आणि विचार मनात येत होते ह्या गावचं होणार तरी कसं ज्या गावाला धनी नाही ते गाव कसलं जर एका दांडगेश्वर आला आणि चावडीचा पाकड उपसू लागला तर त्याला अडवायचं कोणी राती इरेचं कोणी आत घुसलं आणि असले दोन टक्के घेऊन पळालं तर करायचं काय मालक नाही त्या गावाची विचारपूस कर कोण करणार त्या भाबड्या तळाला असं कोडं पडलं आणि पाय पोटाशी घेऊन दमडून पडला म्हातारा उठून बसला चिलमीला छापी गुंडाळ्यात तो विचार करू लागला ह्या गावाचं आता व्हायचं कसं एकाएकी पाटील कसा मरून गेला आणि आबांचा खून कसा झाला कोण वाली कसा राहिला नाही कोणी विचारपूस तरी कशी केली नाही जिथल्या तिथं पाक सार जिरून गेलं जिकडं तिकडं सारं गपगार कसं झालं त्यानं छापी गुंडाळी आणि हात लांब करून आग पेटीतला विस्तू घेतला तेवढ्यात दोन पोरं पळत आली आणि चावडी समोर येऊन उभी राहिली मान काढून टुकूटुकू आत बघू लागली तोंडाचे चिलीम बाजूला करून धोंडीबानं विचारलं काय रे बाळानू का आलायसा थोडा अंगाचं एक पोरग आतल्या घड्याळाकडे बघत म्हणाल किती वाजलं बघाय आलोय कुणी मास्तरांना धाडले वय वय किती वाजलं बघा आलोय मग किती वाजलं रे नीट पारखून बघत पोरानं सांगितलं घड्याळ मागा आहे जणू मागा आहे नाहीतर काय कधी न हसणारा तळा गचके देत हसला आणि घड्याकडे हात करून म्हणाला लेकानू नीट बघा तरी नीटच बघितलंय होय की असं म्हणून ती दोन्ही पोरं हसली आणि घड्याळाच्या न हलणाऱ्या त्या लंबकाकडे टक लावून बघत राहिली तसा धोंडीबा म्हणाला जावा सहा सुटायची येळ झाली म्हणून सांगा जावा आली तशी पोरं निघून गेली आणि आळी मिळी गुपचेळी घातल्यागत पुन्हा चावडी गप्पगार झाली तोंडाला चिलीम लावून तराळ बसवून राहिला तराळ असा बसला होता आणि काठी टेकत ताळमहार जवळ आला कोपऱ्यात काठी ठेवून तिथंच खाली बसला त्याच्या पाठोपाठ दत्तू नाईकी आला पायऱ्या चढून वर गेला भुईला एक कांबळं पसरून धोंडीबा म्हणाला काय गा कोण आलतं काय काय कोण नाही बा थोड्या वेळानं हरिबा जाधव याला वर जाऊन गप्प कांबळ्यावर बसला सावडी भरल्या का दिसू लागली आपापल्या उद्योगात रमलेले संधी आजच कसे गोळा होऊ लागले हे काही कोडत तळाला ना आणि डाव्या हाताच्या तळव्यावर चिलमीचं तोंड आपटत त्यानं विचारलं काय गा आज कुणीकडे दिसू गेला जो तो आपल्याच विचारात होता त्याच्या बोलण्याकडे कोणी ध्यान दिलं नाही चिलीम भुईला आणि दोन तराळांना आपल्या दोन्ही गुडघ्यांना हाताची मिठी घातली आणि पाय अंतराळी धरून तो आपल्या अंगाला झोले देत गप्प बसून राहिला मध्येच थांबून तो म्हणाला वय नाईक आज अशी सारीच कशी पटापट आला असा का काय कोण येणार आहे वय कोण येतय असं म्हणून नायकानं आपली पाठ खांबाला टेकवली आणि बसल्या जागी डोळे कपकन झाकून तो बोलला काय जरा गावात भूमका उठल्या म्हणून यासनी बोलावून म्हटलं बाबानू चला जाऊ आपण तरी आपलं चावडीत जाऊन बसूया हाताची मिठी सोडून तरा थोडा वेळ टक लावून बघत राहिला एक सोडून दहा विचार त्याच्या मनात आले आणि रांगत गेल्यागत पायरी जवळ जाऊन हळू आवाजात म्हणाला काय गा काय भूमका काहीतरी काहीतरी लोक बोलतात गा तेच की काय बोलते आत थोडा वेळ थांबून नाईक म्हणाला काय असं ऐकाय मिळतंय काय काय आज गावात जरा दंगा उसळणार आहे म्हण तराळाच्या तोंडचं पाणी पाहाल न बोलता तो गप्प तोंडाकडे बघत राहिला आणि स्वतःशीच बोलावं तसं म्हणाला दंगा उसळणार आहे हा आता दंगा व्हायचाच की असं एक वार मोठ्यानं उसून दत्तू नाईक पुन्हा गपगार झाला तळाला चुटचुट लागून राहिली जीवाला चटका बसल्यागत झाला का दंगा होणार हे काही कळेनासं झालं नाईक तर डोळे झाकून गप्प बसला होता मग तराळानं हरिबाकडे बघत विचारलं काय गा ही काय नाही डंका ऐकाय या आता डंका ऐकाय यायचीच गा अगा पर काय भानगड सांगी का सांगा की गा हरिबाही गप्प बसून राहिला कोणाच्याच तोंडातनं बाहेर काही पडेना झालं आणि उलगडा होईना झाला तो उगाच विचार करत बसला आणि एक एक गोष्ट त्याला आठवू लागल्या शंकर देसाईच्या पोराने खोताच्या म्हाताराला पांदेत गाठून डोळवलं होतं ती तरी काय भानगड नसल किरुणानं भर दिवसा मारुतीच्या देवळापुढे महादा कोळ्याला पायातलं पायतान उपसून ठोकलं होतं ह्या कोळ्यानं काय कुरापत काढले असेल रात्रीचं कोणी तांबूच्या घरात शिरून झगडा झाला तर नसल त्याला एक म्हणता दहा आठवू लागलं पण नक्की काही बोध हो- होईना झाला मनात सारखे विचार होऊ लागले आणि काहीतरी उलगडा करून घ्यावा म्हणून त्यानं पुन्हा विचारलं वय नाईक काय भानगड गा म्हाताऱ्या तुला काय कळलं नाही काय नाही मग नाईक समजावून सांगू लागला त्यानं विचारलं अगा बाईनं परवा भावाचा पोरगा दत्त घेतला का नाही होय मग तेच की गा भांडण पेटायला लागलंय पर बाई माहेरातच आहे की गा त्या इकडे येऊन काय करत्यात मग भांडण कसलं का नी मध्येच हरिबा म्हणाला काय सांगतो दत्तूबा या म्हाताऱ्याला खुळं म्हटलं तर ओ म्हणणार यो होय बाबा खुळ्यागत झालंय खरं असं म्हणून तळा गप्प बसला आणि मग हरिबाच उकल करून सांगू लागला अगा धोंडीबा ये खुळ्या गिरस्ता बाकी तिकडं माहेरात जाऊन बसली आहे खरं पर जमीन जुमला कुठं गेलाय का तो हितच आहे ना व हां त्यो कुठं जाईल का तो चाललाय भाऊबंधांच्या घशात घशात असं धोंडीबानं दचकून विचारलं आणि तो हरिबाच्या तोंडाकडे बघत राहिला हरिबा सांगू लागला अगा आज काय दाजीबा आणि किरुणाना पाटलाच्या रानात नांगूर धरणार आहेत म्हण आणि गा आणि काय असं म्हणून दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले आणि मग हरिबाज म्हणाला कर्दे लोक काय करतात बघूया रावणानांचा पाठिंबा आहे त्यासनी ते काय हरकत करणार आहेत म्हण हे काय दिस आलं का आता असंच बघ मग ते गुंग झालेला तराळ बोलला यो कलियुगाचा महिमा बाबा काय होईल आणि काय नाही सार काळीत हरिबा म्हणाला काय व्हायचंय ते दोघं बी रानं बळकावून बसणार आणि काय ह्यावर सारे गप्प झाले बोलणंच खुंटलं आणि एकाएकी नाईक म्हणाला एखाद्या वेळेला खून पडायचा संबंध आहे काय असा ऐकायला येत वाट बघायची धोंडीबाने विचारलं बाईला तरी कोणी कळवलंय काय कोण कळवणार नाईक बोलला आणि त्यासनी कळवून तरी काय धन लागणार आहे त्या काय नांगरापुढे येऊन आडव्या पडणार आहेत ते बी खरंच की त्या बी आपल्या जीवाला भीत्यातच की तेच तर सारं चुकलंय त्याने भिवून गाव सोडायला नको पाहिजे होतं गाव सोडून सारा घोटाळा झालाय त्यात आणि दत्त घेऊन बसल्या आगीत त्याला वतल्या का झालं का नाही तर का पावलांचा आवाज ऐकून साऱ्यांच्या नजरा बाजूला वळल्या धोत्राचा सोगा एका हातात धरून उद्धवनाना जवळ आले आणि उगाच चावडीने निहाळात उभे राहिले नायक उठून उभा राहत म्हणाला काय पंच या की नाही जातो का आलता आलतो सहज म्हटलं बघाव तरी कोण कोण बसलंय नायकानं खडा टाकून बघितलं काय शेष काय नाही असं म्हणून उद्धवनाने काळजीच्या सुरात विचारलं तुम्ही संधी चावडीत बसून आहे वई तर काय करावं नांगर घेऊन दाजीबा डोणीच्या मळ्यात गेलाय की गेलाय का आणि गेलाय कसला मी आता तिकडनं आहे ना मग काय कशाचं काय आणि काय पंधरावीस गडी काठ्या कुराडे घेऊन बांधाला उभ्या राहिल्यात आणि दाजीबानं नांगर धरलाय कोण आडवं गेलं नाहीतर मग जीव कुणाला नको झालाय कोण उदार होतोय आपल्या जीवावर नायकानं पुन्हा विचारलं किरुनानाची काय बातमी किरण नाना तिकडे कुंभार शिरलाय म्हण असं म्हणून उद्धव नाना पायऱ्या चढून वर गेले आणि भुईला अंतरल्या कांबळ्यावर बूट टेकून म्हणाले बघा की काय जरा अंदाज घ्या कोपऱ्यात बसल्या येताळाकडे बघून नाईक म्हणाला येताळा जा जरा बघून ये जा दोन पायावर बसला येताळा उठून उभा राहिला हातात काठी घेऊन कचवचत बाहेर पडला आणि एडवल्या गत करून म्हणाला कुठवर जाऊन येऊजी जा की कुंभारमळ्या पतूर डोक्यावर बोजा घेऊन चालला की तो सावकाश पावलं टाकीत बाहेर पडला टेकायची काठी काखेत धरून चालता चालताच डोक्याला पटका आळवत अळपत निघाला तो दिसेनासा झाला आणि उद्धव नाण्याने हळू आवाजात बोलणं काढलं काय जातो बा बाईंची काय हलावाल त्या जाऊन बसल्यात की मा माहेरात असं दत्तक मुलगा आणि त्या तिकडं खुशाला आहेत तर हा खुशालच म्हणायचं आणि मग आता ह्या जमिनीचं कसं काय व्हायचं कसं व्हायचं काय सांगावं आम्ही तर एक डोळा बारीक करून उद्धव नानाने विचारलं वाड्याकडे कधी फेरी टाकली होती काय काम काय काम असं विचारून उद्धव नाना म्हणाले अगा मागचं भिताड पोखरून घर सारवायला माती पळवायला लागल्यात की लोक होय बघतोयच की नुसतं बघताय होय मग काय करायचं तर अगा बाया बापड्यांना तांब्या घेऊन बसायला आडूसा झालाय वय झालाय तांब्या घेऊन जात्यात बघतोयच की आम्ही डोळ्याने बघताय वय मग काय करावं तर एकदम बोलणं थांबलं लांब लांब ढेंगा टाकत येता येताना दिसला धापा टाकतच तो जवळ आला त्याची छाती भरून आली होती त्याला धड बोलताही येत नव्हतं दुडक्या चालीवर धावत आलेला येता काठीचा आधार घेऊन गप्प उभा राहिला सगळेच त्याच्याकडे टक लावून बघत राहिले आणि त्याच्या बोलण्याची वाट न बघता नायकानं विचारलं काय काय येताळा काय झालं एकदम दम घेऊन येताळा म्हणाला पेटतनंच माघारी आलो जी पेटतनं आलास होय पुढं नाही गेलो का गा काय लोक बोलायला लागल्यात मारामारी झाली म्हणे की जी बसलेले संधीसाठी श्री उठून उभे राहिले आणि एडबाडल्या त्यांच्या तोंडाकडे बघू लागले येताळाही सगळ्यांच्या तोंडाकडे बघून म्हणाला काय डोसकी फुटल्यात म्हणजी लई दंगा उसळ आहे हरिबा जाधव दत्तू नाईक धोंडीबा तरा आणि उद्धव नाना सारेच एकमेकांकडे बघत राहिले भिवून गाबागाब झाले आणि धाप लागला येता सांगू लागला जत्रा भरल्यागत पेटत माणसं जमल्यात जाऊन बघून या जावा की लोक सार हेच बघा बोलायला लागल्यात उद्धव नानाने विचारलं कोण कोण जायबंदी झाले म्हण जी तेवढं काय सगळं समजलं नाही पर रावणानं आडवं गेलं म्हण पहिली काठी त्यांच्यावर पडली असं लोक काय लोक बोलत्यात उद्धव नाण्यानं धोत्राचा सोगा हातात धरला आणि भराभरा पायऱ्या उतरून ते पसार झाले उद्धव नाना निघून गेले आणि चावडीत गोळा झालेल्या संध्यानं आता काय करावं हा घोर पडला चावडीत बसावं तरी एक पंचायत आणि न बसावं तरी पंचायत चावडीत बसावं का पेठेत जावं पेठेत जावं का आपलं घर गाठावं आणि उद्या कोण अंमलदार चौकशीला आला तर काय सांगावं धड काही सूचना झालं आणि कळेना झालं धसक्यानं भरलेले संधी एकमेकांची तोंड निहाळत उभे राहिले आणि भर दिवसा उजेडी डोळ्यांपुढे चांदण्या दिसू लागल्या